घरात बुढल अनुकरिया त डुबते न चांदण्याच्या चांदण्याच्या सागरात बुडाले हे नाव दर्यात डुबते हे नाव डुबते हे नाव कोरल जुख दुख माणिक मोते माणिक मोते गाय गुए समेलता परडा भवते गाय गुए समेलता परडा भवते मन्दते हंडगार सुतला वारा सुखला वारा अनुमन सुमन बहरा ला बहरा अनमन सुमनाचा बहरा ला बहरा चांदण्याच्या चांदण्याच्या सागरात बुडाले हे गाव अनंदर दर्यात डुबते हे नाव डुबते हे नाव

ಅನೇಕ ಜೀವಧಾಲ ಪಡಲ ನವಬಂಧನ ಅನೇಕ ಜೀವಧಾಲ ಪಡಲ ನವಬಂಧನ ಸಾಂದಣಕ ಸಾಂದಣಕ ಸಾಗರ ಲಬುಡಲ ಹೆದ ಅನುಸಂಧ